सांगाता जमल्या बापा तुझे समकार आटोच्या उपकार दावडाव नापसो जिणे अंकार कृपेन केलाय सत्कार तुझ्या नावान जर संगी मेळटाव तुझे हजर पण भोगूंक पावता तुजी दया माया चाकूंक सताव तुज्या बेसावान नंदन जाता बापा तुझे